खास राजू पाटील आला नवस राज्य साहेबांचा तो खास राजू पाटील आला नवस होते चर्चा गावात एकच वादा आमचा राजू दादा एकच वादा आमचा राजू दादा दादाची साथ हाय त्याला म्हणून दादा नवाला आहे मनान सादा अशी दादाची आदा एकच वादा आमचा राजू दादा एकच वादा आमचा राजू दादा कर पै जान लाखों दिला जीवन લઈ જાન આ તો સદા કામત દાદા સા નેક ઈરાદા એકત વada આમચા રાજુ દાદા એકત વada આમચા રાજુ દાદા એકત વada આમચા सहकारी नव तरुणांचा कैवारी योगेश पाटील हाय सहकारी लढतो हक्कासाठी लावून खांद्याला खांदा एकच वादा आमचा राजू दादा एकच वादा आमचा राजू दादा एकच वादा आमचा राजू दादा साहेबांचा तो खास राजू पाटील आला नवास राज साहेबांचा तो खास राजू पाटील आला नवास होते चर्चा गावागावात एकच वादा आमचा राजू दादा एकच वादा